रेडियो मधु बनाया आपके आंगन आया खुशियों की बाहर खिला मन का गुलशन का गुल सुनते रहो मुस्कुराते रहो रेडियो मधुबन बन आया आपके आंगन आया खुशियों की बाहर खिला मन का गुलशन रहो मुस्कुराते रहो रेडियो मधुबन सुनते रहो मुस्कुराते रहो नमस्कार ओम शांती आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले प्रसिद्ध नृत्यांगना तेजश्री अडिगे मॅडम मॅडम आपलं मनापासून स्वागत आहे कशा आहात मॅडम आपण मस्त एकदम छान आहे आज मी इथे ब्रह्मकुमारीत आहे त्यामुळे खूपच छान आनंद आहे रिक्वेस्ट करतो की आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम आपल्या परिचयाने करूया माझा परिचय द्यायला आनंद होतो आहे मी मुळात मुंबईची आणि मुंबईमध्ये मी अनेक ना नृत्य मॉडलिंग चित्रपट स्टेज अशा वेगवेगळ्या माध्यमातनं काम करून आणि पुढे येऊन लग्न करून स्थायिक आहे पुणे निगडी येथे आणि तिथे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मी सुरू केलं कला मंदिर जे सगळ्या मुलांना युवांना विविध नृत्य शैली भरतनाट्यम ॲज वेल भारतीय लोकनृत्य शिकवते अच्छा अच्छा मला एक विचारायला आवडेल की मॅडम तुम्ही या क्षेत्राकडे कसं काय वळालात खरं तर आश्चर्य मी या क्षेत्राकडे वळाले कारण मी एक उत्कृष्ट एम एन सीमध्ये जॉब करत होते मी अगदी छान जॉन्सन्स सारख्या कंपनीमध्ये होते पण जेव्हा मी पिंपरी चिंचवड शहरात आली आणि तिथे पाहिलं तर एक प्र नृत्य प्रशिक्षण असं कुठल्या केंद्रामध्ये मला पाहिजे तशा पद्धतीने नृत्याची आवड होती आणि मी तिकडे एका ट्युशन क्लासेसमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती आणि तिथे त्यांच्या सगळ्या मुलांचा नृत्य बसवण्याचा योग आला आणि तिथे त्यांचं नृत्य त्यांनी इतकं आवडलं बसवलेलं त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला नृत्य शिकवा आणि जेव्हापासून मी जे क्लासेस सुरू केले ते आज तगायत माझे तीस वर्ष सातत्याने सुरू आहेत आणि अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मी मुलामुलींना नृत्य प्रशिक्षण देऊन त्यांच्या कलेचं सादरीकरण करू शकेल यापैकी जसं तुम्ही सांगितलं की मुला मुलींना नृत्य शिकवता तर तुमच्या अकॅडमी मार्फत कुठे कुठे प्रोग्राम होता माझ्या अकॅडमी मार्फत आज आपण महाराष्ट्रामध्ये बोलतो आहोत तर महाराष्ट्रातला अत्यंत फेमस असा पुणे फेस्टिवल आहे हो. शनिवार वडा महोत्सव आहे या सगळ्या प्लॅटफॉर्मवर माझ्या कलाकारांनी आपली कला सादर केली आहे माझं अखिल भारतीय नाट्य संमेलन पुण्यामध्ये झालं होतं तिथे माझा नव्याण्णव साली पहिलं मी माझं डान्स ड्रामा परंपराशील महाराष्ट्र बसवला त्या डान्स ड्रामामध्ये जवळजवळ एकशे वीस कलाकारांनी मुलामुलींनी भाग घेतला आणि तो उत्कृष्टरित्या सादर झाल्यावर खुद्द बाबासाहेब पुरंदरेंनी शनिवार वाड्यावर त्याचं कौतुक केलं याच्यासारखी मोठी गोष्ट मला नाही आहे माझ्या आज जीवनामध्ये त्यामुळे तिथे मी सुरुवात केली आणि वेगवेगळे नृत्य शिकवायला शा लोककला ज्या भार महाराष्ट्राच्याच जवळजवळ पस्तीस लोककलांचा अभ्यास केला आणि मी पंधरा ते सतरा लोककला सादर कर करत होतो आम्ही आणि तो खूप चांगला झाला उपक्रम आणि अजूनही तो उप उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय दर्जावर सुद्धा आम्ही सिंगापूरचं महाराष्ट्र मंडळ असेल त्याचबरोबर मॉरिशसचं महाराष्ट्र मंडळ आहे अशा वेगवेगळ्या व्यासपीठावर मी फ्रान्सला जाऊन लोकां मुला मुलींना भरतनाट्यम शिकवलं असं करण्याचं मला फार संधी मिळाली त्याच्यानंतर खूप खूप धन्यवाद मॅडम की तुम्ही छोट्याशा ठिकाणावर एक पुण्याच्या ठिकाणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही कीर्ती गाजवतात अनेक मुला मुलींना शिक्षण देता आणि फार तुम्ही सांगितलं जसं फ्रान्स किंवा विदेशामध्ये देखील तुमची ती कला गाजत आहे तर तुम्ही ब्रह्माकुमारीच्या या विद्यालयामध्ये आलाल आहात तर इथल्या वैश्विक शिखर संमेलनाबद्दल तुम्ही काय सांगाल खूपच चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि खूप उत्कृष्ट श्रोत्यांना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना ऐकता आलं आणि त्यांचं कार्य समजलं म्हणजे आपण हे काहीच नाही करत आहोत तो हो. हो, म्हणजे हो, त्यापेक्षा किती मोठं कार्य आहे सामाजिक कार्यासाठी किती गरज आहे विविध ठिकाणी आपण आपलं जाण्याची किंवा आता मला वाटतं की इथेच येऊन इकडचे जे लोक लोक आहेत किंवा इकडच्या ज्या छोट्या मुली असतील किंवा महिला असतील ब्रह्मकुमारीज असतील यांना पण मला आवडेल काहीतरी वेगळं त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन ठेवून काम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपण खूप लोकांपर्यंत पोचू शकतो आणि सगळ्यात उत्कृष्ट म्हणजे काय महान इकडची मॅनेजमेंट आहे मॅनेजमेंट शिकण्यासारखं आहे हो ब्रह्मकुमारीमध्ये असं पण मला वाटलं <laughs> मित्रांनो बघा की ब्रह्मकुमारीच्या मुख्यालयामध्ये वैश्विक शिखर संमेलनाचं आयोजन केलेलं आणि त्यांनी अनुभव केला की देशभरातले अनेक लोक अनेक राजकीय नेते किंवा विविध क्षेत्रातले तज्ज्ञ लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि यांना प्रत्येक जो येतो त्याला खूपच चांगला आनंद आणि अनुभवास मिळालेला आहे तर मॅडम मला एक सांगायचं की जाता जाता तुम्ही श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता खरं मी खूप संदेश देणं एवढी खूप मोठी नाही आहे पण मला असं वाटतं की तुम्ही जेवढे श्रोते महाराष्ट्रात मला वाटतं आपण बोलतो ऐकताय हो. त्याच्यामुळे खरंच सगळ्यांनी इथे यावं आणि हा अनुभव घ्यावा मला असं वाटलं की ब्रह्मकुमारीमध्ये काय स्पिरिच्युअल किंवा हे सगळ्या गोष्टी तर आहेत म्हणजे तुम्हाला एक स्वतःचं आत्मज्ञान होतं पहिली गोष्ट आणि आपल्याला स्वतःला समजण्याची संधी मिळते जी आपण आपल्या ह्या रेग्युलर आपल्या जीवनामध्ये आपण आपल्याला बघतच नसतो समजत नसतो किंवा दुसऱ्यांकडनं जे आपल्याला शिकायचं असतं त्याच्यावर आप आपण कधीच फोकस नसतो तर हे इथे मला जास्ती जाणवलं की खूप शिकण्यासारखं आहे खूप या लोकांकडनं कष्ट करण्याची ह्यांची वृत्ती आणि हसत पणे सगळ्यांना सामोरं जाण्याची वृत्ती प्रत्येकातली एक सेवा भावी भावना सेवा काय असते कशा पद्धतीने करावी किती मनापासून करावी आपल्याला तर वाटतं की मी माझ्या मुलाला हे केलं माझ्या नवऱ्याला जेवायला दिलं त्याचं बनवलं ह्याच्यातच आपण आपली सेवा समजत असतो पण नाही किती विश्वरूपी सेवा तुम्हाला इथे करायची संधी मिळते आणि हे सगळ्यांनी अनुभव घ्यावा आणि जरूर इथे यावं मला असं वाटतं की मी इतके लहान मुलं सेलिब्रिटी सगळ्यांना ऑल ओव्हर इंडिया वर्ल्ड मी फिरली पण मला इथे हा जो आता आनंद मिळतोय दोन दिवसात आल्यामुळे तो खूपच अवर्णनीय आहे खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही आलात आपण वेळ काढला आणि इथला आनंद देखील लोकांना देण्याचा प्रयत्न केला चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच आगळ्या व्यक्तिमत्वाबरोबर धन्यवाद ओम शांती ओम शांती बाबा बड़ा आनंद आता आपके साथ बाबा बड़ा आनंद आता चांद के पास तारा जैसे कोई झिल मिलाता आपके साथ बाबा बड़ा आनंद आता हम कहाँ मंजिल नहीं कुछ भी पता था कौन है हम कहाँ मंजिल नहीं कुछ भी पता था कितने अनजान थे हम के साथ बाबा बड़ा आनंद आता याद हमको तो बना भगवन साथी साथ में अपने लिया है दिए संग जैसे बाती पिता परमात्मा सा मैं भी सुख शांति दाता आपके साथ बाबा बड़ा जगी है जहां है जग मगाता आपके साथ बाबा बड़ा आनंद आता चांद के पास तारा जैसे कोई झिल मिलाता के साथ बाबा बड़ा आन